एखाद्या माणसाची आणि आपली वेवलेंथ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये याला काही उत्तर नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्षाच्या परिचयाची माणसं असतात पण शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला कधी संबंधच जात नाही त्यांच्या घरी जाणं होतं भेटणं बोलणं होतं पण भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी पडत नाहीत आणि काही माणसं अगदी क्षणभरात जन्म जन्मांतरीचं नातं असल्यासारखा जुवात साधून जातात वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही पूर्वसंस्कार भाषा चवी आवडीनिवडी कशाचाही आधार लागत नाही सूत जमून जातं आणि गाठी पक्क्या बसतात बेळगावच्या कृष्णराव हरिहरांची अशीच गाठ पडली त्यांना सगळे लोक रावसाहेब म्हणायचे हे रावसाहेबी त्यांना सरकारने बहाल केलेली नव्हती जन्माला येतानाच तिथे घेऊन आले होते शेवटपर्यंत ती सुटली नाही बेताची उंची पातळ पांढरे केस मागे फिरवलेले भाग्याची चित्र रेखायला काढतात तसलं त्यांचं कपाळ परीट घडीचं दुटांगी पण लफे काढल्यासारखं धोतर वर रेशमी शर्ट वुलन कोट एका हाताच्या बोटात हिऱ्याची अंगठी आणि दुसऱ्या हाताच्या बोटात करंगळी आणि अनामिकेच्या बेचकीत एक सिगरेट धरलेली तिचा असा चिलमीसारखा ताणून असा झुरका घ्यायची त्यांची लकब होती जिल्ह्याच्या कलेक्टरपासून ते रस्त्यातल्या भिकाऱ्यापर्यंत कुणालाही दर तीन शब्दामागे कचकावून एक शिवी घातल्याखेरीज ह्या ग्रस्ताचं काही एकही वाक्य पुरं व्हायचं नाही मराठीला पुन्हा सणसणीत कानडी आघात आणि कानडीला इरसाल मराठी साज साधं कुजबुजनं सुद्धा फरलांगभर ऐकू जावं इतका नाजूक आवाज होता कुठल्याही वाक्याची सुरुवात भकाराने सुरू होणाऱ्या शिवीशिवाय कधी झालीच मराठीवरच्या कानडी संस्कारामुळे लिंगभेदच काय पण विभक्ती प्रत्यय कर्ता कर्म क्रियापद झालं त्यांची आयटापाळट हे इतकी करायचे की दादोबा पांडुरंग किंवा कोणते दामले बिमले सगळे व्याकरणवाले झीट येऊनच पडले असते शुद्ध कसे बोलावे आणि शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजत असले तर समजो बापड पण जगाच्या दृष्टीने सारी अशुद्ध केलेला हा माणूस माझ्या लेखी मात्र देव टाक्याच्या पाहण्या इतका शुद्ध होता आवेग आवरता येणं हे सभ्यपणाचं लक्षण मानलं जातं रावसाहेबांना तेवढं जमत नव्हतं तरीही रावसाहेब सभ्य होते काही माणसांची वागण्याची तरा तशी असते की त्यांच्या हाती मद्याचा पेला देखील खुलतो आणि काही माणसं दूध देखील ताडी प्याल्यासारखे प्यात रावसाहेब शौकीन होते पण वखवखलेले नव्हते जीवनात त्यांनी दुर्दैवाचे दशावतार पाहिले पण उपाशी वाघ हा काय आपली चाल मरतुकड्या कुत्र्याच्या वळणावर नेईल सोन्याच्या थाळीतून पहिला दूध भात खाल्लेल्या धनत्तर हुच्चराव हरिहर वकिलाच्या किट्टप्पानी पुढल्या आयुष्यात कधी कधी शिळ्या भाकरीचा तुकडाही मोडला होता पण काही काही हस्तस्पर्शच असे असतात की त्यांच्या हाती कण्हेर देखील गुलाबासारखी वाटते रावसाहेबांची घडण खानदानी खरी पण माणूस गर्दीत रमणारा अंतर्बाह्य अगदी ब्रॉन्झनी घडवल्यासारखे वाटायचे वर्णही असा तांबूस काळा होता सिगरेटचा दमदार झुरका घेताना त्यांचा चेहरा लाल आणि काळ्याच्या मिश्रणातून होतो तसा व्हायचा मग दहा ते पाच वेळा त्यांना जोरदार ठसकाही लागायचा सिगरेट ओरतानाच काय पण जोरात हसले तरी ठसका लागायचा कारण ते हसणं देखील बेंबीच्या देठापासून फुलायचं स्मित हास्य वगैरे असले हास्याचे नाजूक प्रकार त्या चेहऱ्याला कधी मानवलेच नाही एकदम साताच्या वर माजले ह्या राजा आदमीची आणि माझी पहिली भेट कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओत घडली दहा पंधरा असा वाद्यांचा ताफा पुढ्यात घेऊन मी एक गाणं बसवत होतो रेकॉर्डिंगच्या आधीची साफसफाई चाललेली होती हे विष्णुपंत जोग सिनेमातले हे आपल्या पहाडी आवाजात गात होते चाल थोडी गायकी ढंगाची होती जोगांचा वरचा शर्ट जे ठ्या लागला आणि तो वाद्यमेळ आणि जोगांचा स्वर याच्यावर चढलेल्या आवाजात कोणीतरी ओरडला हन तुझा ती इतकी सणसणीत दाद कोणाची गेली म्हणून मी मागे चमकून पाहिलं तर आमच्या दिग्दर्शकांच्या बरोबर हे ग्रस्त आले होते तेच रावसाहेब त्या रावसाहेबांना घेऊन ते दिग्दर्शकच पुढे आले आणि म्हणाले हे बेळगावचे कृष्णराव हरिहर बरं काय मी आपला रीतसर नमस्कार वगैरे केला रावसाहेबांची आणि आमची त्यांची अगदी शाळूसोबत असल्यासारखं त्याची अगदी त्या आहे असावी ओळख इतक्या जोरात त्यांनी माझ्या पाठीवर गुद्दा मारला आणि म्हणा काय दणदणीत गाणं हो तिच्या फुल्या फुल्या फुल्या हो काय आहे रावसाहेबांची वाक्य तशीच बोलायची म्हणजे मुश्किलच आहे कारण शरीरासारखीच मनालाही कुबड आलेली माणसं अश्लील अश्लील म्हणून ओरडायला लागायची वा वा वा वा का तर हो गाणं तुमचं ते पण तेवढं तुमचं ते तबलजी ते शिंच कुचकुचत वाजवते की हो काय त्याला एक थोडं चागी गी पाहा की हो हे अरे ते तबला एक थोडं छप्पर उडवणारे वाजव की रे काय तर ते वाजवते आणि त्या छप्पर उजवण्यानंतर पाच एक शब्दांची एक शिवी जकासपैकी छप्परच उडून गेली तसंच पुढे गेले आणि त्या तबलजीला म्हणाले कोणाचा रे तू तबलजीने आपला वंश वगैरे सगळं सांगितलं आणि मग नाही काय आहे ते माईक पुढे जरा नरम वाजवावं लागतं वगैरे सबबी सुरू केला अरे मग ते रेकॉर्डिंगवाल्याला सांग की शिंच माईकचं बोंडूक जरा वर उचल म्हणू ना हा तर ते बळवंतराव रुकडी करायचं ऐकलं नाहीस का रे तबला ते कशाला उद्याची बात रेकॉर्ड ऐक की रे त्याच्या वाटेत तुझं हे ते शिंच माईक कसं येत नव्हतं रे फुल्या फुल्या फुल्या असं म्हणत स्वतः माईक वगैरे वर उचलून हाण बघू आता असं म्हणून त्या रेकॉर्डिंगचाच ताबा घेतला त्याने ते त्या स्टुडिओत त्यांचा जुना राबता होता रेकॉर्डिंग ते परिचयातलेत मग थोडा वेळ अगदी इरसाल कोरापुरीमध्ये त्यांचा आणि यांचा एक लढीवाळा संवाद सुरू झाला मला काय सांगतो काय रे रेकॉर्डिंग अहो एल हे तुमचं रिकाल लिस्ट खुंटा एवढं होतं हो. माझ्या धोत्रावर मुतत होतं आता बघा कसं वर मिशा घेऊन मला शिकवते शहाणपण अरे या कोल्हापुरातल्या क्राऊन सिनेमाचा नारळ फुटला तो माझ्याच हातून की रे तू जन्म झाला होतास काय रे तेव्हा हा हो या तुमच्या वाजिंत्रवाल्यांना जरा जोरात वाजायला लाव हो. जोर नाही एकाच्या रांडीचे रे हे असलं नाटक सारखं जोरदार गाणं आणि ते साथ कसलं रे असलं मिळमिळीत हा थू हे काय हे काय तबला वाजवतय का मांडी आहे रे हा एवढं बोलून रावसाहेबांनी ठसका लागेपर्यंत हसले तर रावसाहेबांचा हा अवतार मला अपरिचित असला तरी त्या स्टुडिओतला मंडळींना सगळ्यांना ठाऊक असावा कारण त्यांच्या त्या आडवळणी बोलण्यावर सगळे लोक अगदी मनसोक्त हसत बिसत होते रेकॉर्ड दिसणी मग त्यांना आपल्या बूथमध्ये नेलं आणि रावसाहेब त्या मागून मानावीना डोलवायला लागले या माणसाने पहिल्या भेटीतच मला खिशात टाकलं त्यानंतर वर्षा दोन वर्षातच मी बेळगावला प्राध्यापकी करायला गेलो आणि पहिल्या दिवशीच रावसाहेबांच्या अड्ड्यात सामील झालो रावसाहेब सिनेमा थिएटरांच्या व्यवसायात होते बेळगावच्या रिस थिएटरात तो बैठकीचा अड्डा असायचा तो म्हणजे रावसाहेबांचा दरबार होता त्या दरबारामध्ये अनेक विसंवादी पात्र जमायची पण त्या सगळ्या ऑर्केस्ट्राचे कंडक्टर मात्र रावसाहेब होते फक्त राजकारणातल्या माणसांना तिथे मज्जाव होता म्हणजे कोणी मज्जाव केला नव्हता पण त्या खुर्च्यांच्यामध्ये मानाची खुर्ची नसल्यामुळे ती जी जात आहे ती या दिशेला फिरकतच नसेल रिस थिएटरच्या बाजूला एक ऑफिसची छोटीशी बंगली होती तिच्या दारात संध्याकाळी खुर्च्या म्हणल्या जायच्या पंखा चालू केल्यासारखी संध्याकाळी सहाच्या सुमाराला नेमकी त्या बोळकंडीतून वाऱ्याची झुळूक यायला लागायची एकतर बेळगावी लोण्या इतकीच तिथली हवाई आल्हाददायक हळूहळू मंडळी दिवसाची कामधाम उरकून तिथे जमू लागायची त्या बैठकीमध्ये वयाचा ज्ञानाचा श्रीमंतीचा सत्तेचा कसलाही मुलायजा नव्हता एखादा खेळाडू कलेक्टर सुद्धा रावसाहेब स्वागत करायचं म्हणजे काय आलं तिच्या आयला लोकांच्यात काड्या सरून कसं स्वागत ठोक शब्द आता ते रावसाहेबांच्या शिव्याच खायला माणसं माहिती तिथे सगळी मग त्या अड्ड्यामध्ये आमच्या रावसाहेबांची काय रावसाहेब आज पावडर बिवडर जास्त लावली आहे हा असं म्हणून कळ काढायला कोणी व्यंकटराव मुधोळकर याचे मग आपली शाळा आटपून नाईक मास्तर मा मिश्किल मग गायन क्लासातल्या पोरांना सारेगम घोकायला लावून अगदी मनसोक्त हसायला आणि हसवायला रामभाऊ विजापुरे मास्तर यायचे डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर हणमशे त्यांच्यासारखे यशस्वी डॉक्टर यायचे कागलकर भाऊ हजेरी लावायचे पुरुषोत्तम मालालकरासारखा त अगदी पेटीवाला तरबेज खरं साहेब जरा संगीत नाटकाचा जमवा की हो म्हणून त्यांच्या मागे भुणभुण लावायचा मग कुठला तरी विष्णू केश कामतासारखा जगमित्र चक्कर टाकून जायचा मधूनच रामकृष्णपंत जोशांच्यासारखे धनिक सावकार यायचे बाळासाहेब गुडींच्यासारखे अगदी सज्जन पोलीस अधिकारी यायचे मुसाबंधू म्हणून येते ते चावटपणा करून जायचे असा तो भयंकर विसंवादी असा अड्डा असायचा सगळा पण सगळ्यात मोठा दंगा मात्र रावसाहेबांचा त्यांचा एक जिमी नावाचा कुत्रा होता जिमी फार लाडका कुत्रा त्यालाही त्या रावसाहेबाच्या शिवाय कळत असायत कारण ते नुसतं यू यू यू म्हटलं की जरा जागचं हालायचं नाही जिम्या भड्या ये काय सिनेमाच्या व्यवसायात रावसाहेबांचं आयुष्य गेलं मॅनेजरीपासून ते मालकीपर्यंत सिनेमा थिएटरांचे सगळे भोग त्यांनी भोगले पण पंधरा पंधरा आठवडे चाललेला सिनेमा देखील कधीही आत बसून पाहिला नाही कारण नाटक आणि संगीत हे त्यांच्या जिवाळ्याचे विषय होते कर्नाटकातली वैष्णव ब्राह्मणांची घरं म्हणजे अत्यंत कर्मठ त्या एकत्र कुटुंबातल्या सोहळ्या ओळ्यांच्या तारेवर कसरत करीत पावलं टाकायची त्यातून रावसाहेबांचे वडील म्हणजे नामवंत वकील घर सोन्या नाण्यांनी भरलेलं असल्या या कडेकोत वातावरणातल्या विष्णू सहस्रनामाच्या आणि तप्त मुद्रांकित नातलगांच्या पूजापाठाच्या घोषात कृष्णरावांच्या कानी बेळगावच्या थिएटरातले नाटकांच्या नांद्यांचे सूर कसे पडले ह्याचंच मला नवल वाटतं वडिलांची करडी नजर चुकवून रावसाहेबांनी भास्कर बुवांच्यापासून ते तुंगी रंगीपर्यंत सगळ्यांची गाणी ऐकली बालगंधर्व बापूराव पेंडारकर दीनानाथ यांची नाटकं सीझन तिकिटांच्या खुर्च्या धरून पाहिली शाळा अभ्यास वगैरे क्षुद्र गोष्टींचा मनसोक्त तिरस्कार केला लौकिक अर्थाने पोरग बिघडलं लग्नाची माळ देखील त्या वातावरणात त्यांना जखडून ठेवू शकली नाही सभ्य धुवट समाजाची अवहेलना चार सणसणीत शिव्या हसडून त्यांनी झटकून टाकली वाढ वडलार्जित इस्टेटीवर डोळा न ठेवता त्या आपल्याला रुचलेल्या वाटेने जायला लागले त्या एका मुलाच्या नावे करून त्यांनी त्या संपत्तीवरती उदक सोडलं आणि आपली भाकर आपण कमावून खायला लागले फकिरी स्वीकारली ही खुशीची फकिरी मोठी अजब असते त्यातून तो जुना काळ अब्रमण्यम या सदरामध्ये असंख्य गोष्टींची यादी यादीच्या श्रीकाराखाली सगळे नकारच पण इथे म्हणजे सुरसंगत जडलेली ना मग रावसाहेबांनी मैफिलीतल्या दिलरुबाच्या गजाशी सलगी सुरू केली तो दिलरुबा मात्र त्यांना कधीच वश झाला नाही मैफिलीत त्यांची भूमिका मुक्त आस्वाद घेणाऱ्याची असायची त्या सुरांचं भूत मानगुटीला जे बसलं ते अखेरपर्यंत नाही उतरलं ही न उतरणारीच भूत नारायणराव बालगंधर्वांच्या ताने गणिक एक या दरात वडिलांच्या आतके फटके कृष्णरावांनी का खाल्ले हे त्यांना जडलेलं वेळ ज्यांना लागलंय त्यांनाच कळेल लौकिक अर्थाने घर संसाराला पारख्या असणाऱ्या आमिराची फकिरी जमा खर्चाच्या वह्या वाचता येणाऱ्यांना नाही कळायची ती स्वतःच्या आईवडिलांच्या स्मरणाने न गदगदणारा हा माणूस पण मोपे डार गळोच्या स्मरणाने कसा आधी गळवरून येत गाण्याच्या दुनियेत वावरणाऱ्या माणसाचे अश्रू या माणुसकीचा काही निराळा रंग दाखवून जातात ते जाऊ दे कुणाच्या जीवनाला चौकट मान होते कुणाचं जीवन रांगोळीच्या कणासारखं विस्कटण्यातच रमतं रांगोळीतला प्रत्येक कण जिथे पडेल तिथे आपला रंग घेऊन पडतो तशी ही माणसं जिथे जातील तिथे आपला रंग टाकतात घराच्या चौकटीत शिस्तशीर समाजाच्या चौकटीत ह्या रंगाचा जुळता रंग नाही सापडत त्यांना मग आपल्याशी जमणारा रंग शोधत हिंडतात ह्या माणसांची कुळं निराळी कुळाचार निराळे आवश्यक गरजा सुटत नाहीत किती चुकवायच्या म्हटल्या तरी चौकटी नशिबाला सुटत नाहीत आणि म्हणूनच असल्या प्राणांची फरफट चालू असते घरातला कुठलाही कर्मठ कुळाचार न सांभाळणाऱ्या रावसाहेबांना गाण्या वाजवण्याच्या कुळाचाराविषयी विलक्षण असतं रागांची नावंसुद्धा सुद्धा त्यांना काही चटकन ओळखता येत नसत पण वरच्या स्वराचा चटकन अंदाज यायचा असं काही चुकलेलं दिसलं की भर मैफिलीत मला विचारायचे गल्ली चुकलं काय हो हे पिएल म्हणजे एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याचं किंवा रागिणीचा पदर ढळल्याचं चटकन त्यांच्या लक्षामध्ये यायचं एकदा काय आलं बेळगावात कुठल्याशा कंपनीचं मानापमान नाटक होतं मी रावसाहेब आम्ही असे शेजारी शेजारी बसलो होतो आता जोगळेकर दीनानाथ पंढरपूरकर बुवा असल्या मातभर आवाजदारांनी गायलेली ती पदं त्यांच्या कानात ती गाणी ह्या नव्या नटांनी गायला सुरुवात केल्या बरोबर रावसाहेबांची ती चार रांगापर्यंत ऐकू जाणारी कुजबूज ती सुरू झाली हे काय हो तर हे कसलं धैर्य धर होय शी शी शी शी शी शी ह्याच्यावर त्या भामीचं कुत्र खुश होणार काय हो धैर्यधर काय कसलं काय ते मिरजीच्या बँडवाल्यासारखं दिसतं कि हो हे अरे लुबली धुके रे भामिनीचं आपलं सारखं त्यानं गप्पा करत होतं रावसाहेब त्या दिवशी त्या धैर्यधराच्या पार्ट्यालाही काय दुर्बुद्धी झाली देव जाणे त्याने ते या नवनवाला ना ते अगदी उडत्या येतात या नव नव नयनोत्सवा असं ते त्यांनी या नव नव असं करून ते ठाईत सुरू केलं इथे रावसाहेब पेटलेच लगेच एकदम त्या गायक नटाच्या त्या खोट्या लडीवार सुरांच्या जागे जागेवरती रावसाहेबांच्या ज्या शिव्या जात होत्या त्या जर त्या बिचाऱ्या नटाच्या कानी पडल्या असत्या तर तो नाटकधंदा सोडून गोरक्षण संस्थेची पेटी हातात घेऊन श्लोक म्हणत हिंडला असतात बोलस अंक पडला पडला लगेच म्हणा पियल चला हो ते धैर्यधर शिंदळीचं गाठ पडते का बघूया म्हटलं जाऊ दे जाऊ दे रावसाहेब उगाच कशाला उगीच तुम्ही सुद्धा एक नंबर शेपूट घालणार बघा शेपूट घालणार म्हटलं का धैर्य दाखवा आम्ही गेलो रंगपटात गेलो रावसाहेब लगेच अरे ते धैर्यधराचं पार्टी कुठे आहे रे ते थोडंसं बघू दे कुठे असं म्हणत एकदम आतच शिरली आणि त्या तीन चांदांच्या मानकऱ्याला पहिला सळगेला तुमचं बाप लावलं होतं काय हो? चाल हे या या नवनवाला नयनोत्सवापर्यंत गेलेत नाही या नवनवोत्सवाचं चाल तुमचं बाप लावलं होतं काय हो म्हणाले ते तुमचं ते जुनं चाल बदलायचं काय काम हो तुमचं हां तो धैर्यधराची बोबडी वळून तो लक्ष्मीधरच झाला होता तिथं पार ते भास्कर सारखं आणि गोविंदराव टेंब्यासारखं जंगी गवई माणसं चाल लावून गेलं ते काय गांजा पिऊन चाल करत होतं का हो लगेच तो धैर्य हो पण आम्ही काय बदलू नये का काय धैर्यधराने बिचाऱ्याने थोडं धैर्य गोळा करून चाललं हो बदला की हो ते दीनानाथ मंगेशकर बदललं नाही काय बदला की पण आमच्या बापाचा टाप होतं काय त्याला विचारायचं का बदल रे म्हणून तर त्याचा अधिकार होतं ते त्याच्यासारखं एक ताण तुम्ही घ्या मूळ व्याध होतं का नाही सांगा चाल बदलायचं म्हणजे काय अधिकार नको काय तुम्हाला उगीच बदलायचं काय का तर हो, तुमचं नरड म्हणजे ते सूर कसलं ते एरंड्याला पडतं असलं बुळबुळीत चाल काय बदलतो रे म्हणे कोणतरी चांगलं बालगंधर्वासारखं गुरुगिरूचं पाय धर ते सगळं गाणी गिणी नीट बशीव की आता उगीच ते जमत नाही तर उगीच त्या उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचं मुका घेतो म्हटलं गरज का हो तुला हा अरे गाण्याचं कुलधर्म पाळ की उगीच नाही तर हुंबपणा कशाला आता रावसाहेबांना जतन करा असा वाटणारा कुळधर्मच निराळा होता या शौकीन माणसाला स्टेजवर रुक्मिणी सुभद्रेचा पदर ढळलेला काही चालत नसे काय ते अहो काय रुक्मिणी काय होय हे काय बेळगावच्या बोगारविषयीच राहत होतं काय रे ते बघा नारायणराव बालगंधर्व ते खरं बाई नव्हतं तर पदर कसं घट्ट ठेवायचं आणि काय होय तू त्याच्या पुढलं शक्य नाही सांगणं का आता थिएटर सिनेमा धंदा म्हणजे पोरीबाळींची नेहमी गर्दी तिथे अशा वेळी या रसिक माणसाच्या डोळ्यात बुबळ्याच्या जागी फक्त जर असायची कुठे एखादा गुंड कुठल्या पोरीची त्या गर्दीचा फायदा घेऊन टवाळी करताना दिसला की पोलीसची वाटबीट न पाहताच फोडून काढायची थिएटरातल्या नोकऱ्या चाकऱ्यांची काय बिशारे गैरफायदा घेतील तिथे शिव्यांच्या जोडीला हातात हंटरही असायचा शोक करायचा जागी शोक करावेत उघड करावेत असला खाक्याचा माणूस संस्कृती मूल्य श्लीला हे त्यांना शब्दही कळत नसत माय भगिनी वगैरे भाषेचं ढोंगही नव्हतं पण जगण्या वागण्यातली कुरूपता मात्र चटकन त्यांच्या लक्षामध्ये यायची एखाद्या मित्राच्या घरात आपण आहोत म्हणून काही वाक्य जपून टाकावी वगैरे असली काही सफाई कर काय कळायचंच नाही कुठल्याशा नाटकात घाणेरडी वाक्य आली होती म्हणून आम्हाला सांगत होते का सांगू हो वहिनी तर का तर ते नाटक हो असलं घाण नाटक लिहिणाऱ्या भो ला उलट टांगून पुढे सगळ्या शिव्यात आणि मग एकदम त्यांच्या लक्षात आलं म्हणजे हा तर का तर म्हणजे आमचं तोंड म्हणजे म्हणजे गटारच किंवा हो, त्याच्यात येतच ते सगळं मी उगीच म्हटलं आवड साहेब जरा बायकांच्या पुढे बोलताना जरा तरी सॉरी हा वहिनी आमचं जी म्हणजे तिच्या आईला तुम्हाला सांगतो शिवी नको म्हटलं तर फोकलीचं शिवी असायचंच तो यात मध्ये दोन येऊन गेल्या याचा पत्ताच नाही त्यांना काही पत्ता नाही आता शेवटी त्यामुळे रावसाहेबांच्या बोलण्याचं घरात आम्हालाही कोणाला काही वाटत नसेल एखादा लहान पोरांनी शर्ट वर करून नागव्याने वावरण्यात जसं आपल्याला अश्लील वाटत नाही ना तसलंच त्यांच्या भाषेचं स्वरूप होतं चार शिव्यांचं तिखट घातल्याशिवाय आपल्या वाक्यांना हवा तो अर्थच येणार नाही अशी काहीतरी त्यांची समजूत होती पण त्यांचा राग आणि प्रेम हे दोन्ही तिखटच असायचं खाणं तर भलतं तिखट हिरव्या मिरच्या अगदी कोवळ्या काकडीसारखे खायचे मग त्यातून उपटणारी व्याधी उपटली शेवटी ती डॉक्टरांनी कडक पथ्यावर ठेवलं मग महिनाभर या वाघाची शेळी झाली अगदी एके दिवशी जे वैतागले आणि मिरच्यांचा गोळाभर ठेचा खाल्ला उचलून हॉस्पिटलात न्यावं लागलं बरं का अशी या माणसामध्ये एक विलक्षण मनस्विता होती मनातल्या मनात ठेवणं वगैरे सुज्ञपणा काही त्यांना जमलाच नाही बेळगावात एक आर्ट सर्कल नावाची रावसाहेबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे गाणी घेणी करणारी पण संस्थेच्या घटनेनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांना वाहिलेली एक संस्था आहे रावसाहेब त्या संस्थेचे प्राण आधी जीवा पाड मेहनत करून आपल्या सहकाऱ्यांच्या जोडीने त्यांनी ती नावारूपाला आणली एक तर काय घराच्या चार भिंतीत रमून मी आणि माझं एवढंच करणारा जीवच नव्हता श्रीमंतीचं वारा अंगावून गेलं की बऱ्याच लोकांच्या मनाला लकवा भरतो माणसं अपयशापेक्षा सुद्धा यशानेच कित्येकदा अधिक मुरदाड बनतात रावसाहेबांच्या मनाच्या पोलादावर निराळेच पाणी चढवलेलं होतं त्यामुळे त्यांना गंज वगैरे चढू शकत नसे त्यांच्या माझ्या इतक्या वर्षाच्या परिचयात मी त्यांना कधी आयदीपणाने आडवं झालेलं पाहिलंच नाही काहीही करायचं म्हणजे चल की रे आत्ता करूया की आत्ता अमक्याचं गाणं करायचं असा ठराव झाला रे झाला घ्या कारण केवळ लिहा आत्ता मग ते दुसरीकडे कुठेतरी गाणी घालायला गेलं तर ते घोटाळा होईल हो. सबूर धीरे बिरे का काय तर ते सबूर घाल गेलं ते लिहिक रे ताबडतोब पत्र पाठवून मोकळे त्यांना आता या आर्ट सर्कलचं मी एक नाटक बसवलं होतं का ते काम करणारी सगळी हौशी मंडळी रावसाहेबांच्या रिच थिएटरातच नाटक होतं सकाळी नवाला नाटक मी माझी पत्नी आणखी एक दोन नट असे मिळून आम्ही सकाळी पाच साडेपाचच्या सुमारला पूर्वतयारीसाठी थिएटरात गेलो बघतो तर रावसाहेब हातात झाडू घेऊन स्टेज झाडते आणि नोकर लोक असे चोरट्यासारखे उभे मी म्हणाला हो अहो हे काय हे रावसाहेब काय तर ते तुमच्या तोंडाला रंग फासायचं बघा बघू तुम्ही जा बघू अहो पण तुम्ही कशाला झाडू मारताय मग काय काय काय ह्या भोसडी त्यांना सांगू अरे आज नाटक आपलं नाटक म्हणजे वहिनी काम करणार आमचं सबनीसची मुलगी काम करणार झालं तर चांगल्या घरातल्या मुलीबाळी काम करणार त्यांच्या पाय स्टेजवरचं काय खेळा गेळा गेलं तर काय रे हा ह्या शिंदणीच्या ना काय परवा आहे काय त्याची हा झाड म्हटलं की नुसतं झाडू फिरवणार आणि वर करून नुसत्या विडा फुकत गप पडणार बघा त्याच्या बापानं झाडलं होतं काय रे स्टेज मी मगाशी पाहिलं तर तीन खेळे इकडे तिच्या तुम्ही चला हो, वहिनी ते तिकडे मेकअपवाला आयला का नाही बघा वाक्याच्या एकेका सरशी हा सोन्याच्या झाडीतून दूध पालेला मालक थिएटर झाडत होता का तर आमच्या मुलीबाळी चालणार तिथे त्यांच्या पायात खेळे जातील म्हणून नाटक सुरू झालं आता हावशी मंडळींचं नाटक जितकं ठीकठाक व्हायचं तितकंच झालं पण डोक्यावरून पाण्याने भरलेली कळशी होतावी असे रावसाहेबांच्या चेहऱ्यावरून कौतुक सांडत होतं दोन चार महिन्याचा तालमीचा ताण हौशीच मंडळी ती त्यामुळे त्यातल्या कोणाकोणाचे रुसवे फुगवे वगैरे सगळं असतंच ते नाटक पार पाडल्यावर दुपारी घरी येऊन स्वस्त झोपलो होतो झोपेत कोणीतरी पाठवून हात फिरवतो असं वाटलं आणि मला एकदम जागली खूप कष्ट घेतले हो खूप कष्ट घेतले तुम्ही रावसाहेब माझ्या कॉटवर बसलेच वास्तविक रावसाहेब म्हणजे कोणीही नव्हते गाण्यातली का नाटकातली त्यांना फार मोठी जाणकारी होती अशातलाही भाग नव्हता साहित्य वगैरे भानगडीशी तर त्यांचा काही संबंधच नव्हता मी कॉलेजात मराठी शिकवतो म्हणजे काय शिकवायचं असतो हो त्यात खरंच आहे ते काय पुस्तकच काय पण रोजचं वर्तमानपत्र देखील वाचायचे कष्ट त्यांनी उठवले नसतील राजकारण आणि त्या क्षेत्रातली माणसं यांच्याविषयी म्हणजे त्यांना कमालीचा तिरस्कार कुठल्याही समारंभाला एखाद्या पुढाऱ्याला अध्यक्ष बोलवायचा प्रश्न आला की रावसाहेबांचा पहिला विरोध आमच्या अड्ड्यावरती कोणी पॉलिटिक्स काढले की रावसाहेब घाल रे त्या फुल्या फुल्या चला ते कशात तरी नेऊ ना कुठे नेऊन त्या जागा ठरलेल्याच हा द्यायला त्याला त्या बारा गडगड्याच्या विहिरीत घाल की रे म्हणून हे सगळं बघा जाकीट नेहरू हो सगळं काय तर ते आता बेळगाव म्हणजे कानडी मराठी वादाची पेटती भट्टीच ती एकदा सुमारी झाली रावसाहेबांनी लगेच आपली मातृभाषा मराठी असं लिहिल्यावर कोणतरी म्हटलं काय रावसाहेब तुमची मातृभाषा मराठी अरे शिंच्या मराठी नाटकाला गर्दी होतं का कानडी रे फोकलीच्या दुकानदाराचं बोर्ड ज्या भाषेत लिहिलेलं असतं ना ती त्या गावची भाषा काय तर जाऊ दे रे ते काय चांगलं गाणं घेण्याचं बोला की हो, कानडी आणि मराठी दोघेही नेऊन घाला की हो, तिकडे आता तिकडे म्हणजे कुठे सगळ्यांना माहीत होतं गाण्या वाजवण्यात तिने आतोनात प्रेम केलं अनेक वेळेला त्यांच्या आर्थिक अडचणी भागवल्या गाणाऱ्या वाजवणाऱ्यांच्या एखाद्या साध्या पेटीवाला का तबलजीला सोबत घेऊन हिंडताना मोठा सरकारी अंमलदार जोडीला घेऊन निघाल्यासारखे चालत असत एकदा सर्कलमध्ये विलायत साहेबांची सरदार होती रिजमध्ये पाहुण्यांच्यासाठी उतरायला केलेली एक सुंदर खोली होती तिथेच खासाहेबांची उतरायची व्यवस्था होती रात्री चार साडेचारपर्यंत खासाहेबांनी अशीच सतार वाजवली हे त्या आठवणीने सुद्धा माझ्या अंगावर काटा येतं रात्रीच्या सरत्या प्रहरात त्यांनी तर तोडीच्या सुरांचा म्हणजे पाणलोट काढला होता बोटात नुसती वीज उतरली होती जलशाच्या ठिकाणाहून रिजमधल्या त्या गेस्ट रूममध्ये आम्ही आलो खासाहेब आडवे झाल्या बरोबर रावसाहेबांनी त्यांचे पाय चेपायला सुरुवात केली अंग रगडायला लागले खासाहेब ओशाळे रे हे काय हे काय रावसाहेब आपल्या अफाट उर्दूमध्ये त्यांची तारीफ करून लागतो क्या तुमने बजाया असो तो एक एक सूर को इधर आयसा डाल्या वगैरे उधर वगैरे ते खासाबाला कळलं नाही नशीब त्याचं बरं पण प्रसंगी कर्दन काळाचा अवतार असणारे रावसाहेब असे घायल झालेले पाहिले की नाही की त्या ब्रॉन्झच्या पुतळ्याच्या अंतकरणात खळाळलेलं निर्मळ असं पाणी दिसायला लागायचं रावसाहेब असंस्कृत होते हे किती छान होतं आम्हा सगळ्यांना त्या दिवशी खरोखरच खासाबाचे पाय असे वाटत होते रावसाहेबांनी धरले सभ्य संस्कृतीची समाजातल्या स्थानाची शिष्टाचारांची कसलीही कुंपणं त्यांना आढळली नाहीत मनाची कवाडं सताड उघडी टाकून हिंडणारी ही माणसं पाहणाऱ्यांनी काय पाहतं ते सरळ पाहावं डोकावून म्हणूनच त्यांच्या वागण्याला इस्त्री नव्हती हळू बोलण्याची वगैरे सफाई नव्हती भल्याना लंगोटी आणि नाठाळाला काठी बास हा अगदी म्हणजे अशी एक ओबडधोबड चीज होती आठ सर्कलसाठी जीवापाड राबणारा हा माणूस पण मानाच्या प्रसंगी मात्र पाशार व्हायचा स्टेजवर बसायची पाळी आली की एरवी कसल्याही आपत्तीला न डगबगणाऱ्या रावसाहेबांची बसल्या ठिकाणी बोबडी वळायची शंभर वळायची भाषणा गिष्णाचं सांगितलं बघ हा तुला तेच असं त्याचं चक्क गाडी घेऊन पळूनच जायचे एकदम त्यांच्या आयुष्यात हार पडले ते त्यांच्या मृतदेहावरच वैरबिरं केली ती सुद्धा अगदी मर्दपणाने त्यांच्या एका मित्राशी कुठल्याच्या व्यवहारात त्यांची भागीदारी होती काही कारणाने दोघांच्यामध्ये वितुष्ट आलं एका बैठकीतले स्नेही वृक्ष व्यवहारापायी त्या मित्राला त्यांच्यावर दावा घालावा लागला बेळगावच्या कोर्टात पहिली तारीख पडली आता नेहमी रावसाहेबांच्याकडे उतरणारा हा मित्र बेळगावच्या डाक बंगल्यात उतरला रावसाहेबांना कळलं तडक तिकडे गेले आणि तिथे उतरल्याबद्दल त्याच्यावर शिव्यांचा भडीमार अरे तुमचं आणि माझं भांडण खरं खोटं करणारा तो जज बसवला की रे सरकारनं कोर्टात हां महिन्याला त्याच्या ला हजार हजार रुपये सरकार सारतंय की रे त्याच्या त्याच्यात हां आणि तिकडे कोर्टात भांडायला तुम्ही वकील दिलाय आमचाही आहे की सुळीचा मग तुमचा वकील वाटोळ करतोय घ्या बघा तुमचं मी सांगतो तुम्हाला ते सोडून सोडा हो पण तुम्ही हित कशाला उतरलाय लाज करून प्याल्यासारखं म्हणतो मी हां तुम्ही येणार म्हणून शिंच व्हिस्कीचं बाटली आणलाय त्या विष्ण्याला सांगून ते काय गाढवाच्या वगैरे वगैरे वगैरे पुढलं बोलणं अशक्यच आहे आता क्षीण नागर ना याच्या मागची दणकट माणूस की नाही दिसणार फक्त शिव्याच दिसतील दिवसभर कोर्टात भांडणारे अजबवादी प्रतिवादी संध्याकाळच्या मैफिलीत रंगले होते वर पुन्हा त्या मित्राला सारखं चाललं होतं तुझं वकील बघ तुझं निसंतान करतो की नाही म्हणून आणि त्याच्या प्याल्यामध्ये विस्की होत होतो तर का रावसाहेबांना दारू निषिद्ध नव्हती पण व्यसनही नव्हतं त्यांना आत्यंतिक व्यसन एकच होतं दोस्त आणि एकदा दोस्त म्हटलं की मग त्याच्या सगळ्या सुखदुःखाची जबाबदारी यांच्या डोक्यावर त्यांच्या रीजमधल्या त्या सुंदर खोलीमध्ये बसून मी आणि राम गवाले दूधभात चित्रपटाची पटकथा लिहित होतो एकदम ही तर निवांत बसून लिहा बघा डिस्टर्ब करायला कोणी आलं तर ढोंगणावर लात मारून घालून देतो हो रावसाहेब लात बित मारून नका हां नुसतं सांगा काय रे ते स्टोरी लिहायचं म्हणजे इझी काम काय रे ते मध्येच कोण येणार उगीच शिंच वेळ खाणार लिंक तुटलं की सगळं गेलं की रे याच्यात हां मग आम्हाला निवांत वगैरे सोडून रावसाहेब गेले दहा पंधरा मिनिटांनी परत स्टोरी सुरू केलं काय रे नाही हो थांबा आज एक अक्षर लिहायचं नाही अरे आज शिंच ते अमावास्या म्हणे चे हो नाही नाही नाही जाऊ देव हो, ते जमणार नाही अरे चाललं पाहिजे ना आपलं पिक्चर आपलं पिक्चर रावसाहेबांचा वास्तविक त्या चित्रपटाशी काहीच संबंध नव्हता पण हे दोस्तांचं कार्य ना म्हणजे घरचं कार्य ताबडतोब आता वास्तविक हे रावसाहेब देवदेव करणाऱ्यातले सुद्धा नव्हते मी कधीही त्यांना मारुती विष्णू वगैरे असलं करताना पाहिलं नाही पण खाली जाताना कोणाशी तरी बोलताना कोणीतरी त्यांना आज अमावास्या म्हणून सांगितलं आणि कशाला आजच सुरू करता हो म्हणत ते वर आम्हाला सांगायला धावत आहे त्या खोलीत येऊन कुणीही आमच्या कामात व्यत्यय आणू नये म्हणून कडे कोट बंदोबस्त करणारे रावसाहेब स्वतःच पन्नासदा येऊन गेले हां पुढे काय झालं रे असं विचारायचे आणि मग आपल्या सुधारणा सुचवायची त्या सुधारणा या आचाटच असायच्या पी एल एक बेस्ट सजेशन बघा आमचं सांगा तुमचं काय ते हिना हिरोईन काय होते त्याचं नाव काय अरुंधती हां ती अरुंधती असते ना त्या अरुंधतीला बघा एक थोडं लेडी सितारिस्ट करा <laughs> लेडी सितारिस्ट म्हणजे बायकांनी सितार वाजवलं पाहिजे हो हे एकतर रावसाहेबांचं काय वेळ होतं देवा त्यांच्या मोटरच्या मागच्या काचेवर देखील एक सतार वाजवणाऱ्या बाईचं चित्र असायचं रावसाहेब लेडी सितारिस्ट कसली काय करता अहो एका देवळातल्या भटजीची मुलगी ती शितारीस कशी होईल मग बाप बदला की हो <laughs> तुम्ही असं करा बघा ते बाप असतं की नाही त्या बापाला थिरकवासारखा तबला प्लेअर करा रावसाहेब आता देवळातला भटजी काय देवापुढे सोडं निसून तबला वाजवत बसला असं दाखवायचं देव बदला की हो एक थोडं सतार आणि ठाण ठाण ठाण तबला बघा पुढे काय आहे त्या कथेमध्ये ती नायिका गर्भवती असते असा एक प्रसंग होता तो कथाभाग ऐकला अर्ध्या पाऊण तासाने परत आले तुमचं कोण होते ते हिरायनं अरुंधती त्या अरुंधती या नावाशी त्यांचं काय वैर होतं ते शेवटपर्यंत त्यांच्या ते कधी लक्षात राहिलं नाही नेहमी आले कोण हो ते तुमचं हिरायनं म्हणून हां ते अरुंधती तिला पोरगं झालं काय <laughs> झालं की काय झालं हो मुलगा की मुलगी मुलगा चला बरं झालं पण याद राखून ठेवा बायकांच्या ऑडियन्सला रडवायला ते पोर मारून बिरून टाकू नका हा मग पुन्हा पुन्हा येऊन विचारते ते हिरांचं पोर कसं आहे हा माराल तर सांगून ठेवतो अरे मोठ्या माणसांना मार की रे ते पोरं कशाला मारता रे पोरं मारून लोक रडवून पैसे मिळवायचे म्हणजे पाप हो तू अरे हे बघ ते हिराईनचं बाप भटजी असतं ना भटजी म्हातारच असणार की ते मारा की त्याला का रडलं तर रडू दिलं बघा ते पोर नका मारू बघा आमची ती पटकथा लिहून होईपर्यंत रावसाहेब चिंतेत बरं आपल्या खोलीत एका पटकथा लेखनाचा कार्यक्रम चाललाय याचीच त्यानं धुंदी चढलेली होती हे बघा तुमचं स्टोरी इकडं चाललंय ते कुणालाही कळून उपयोगाचं नाही बघा सिक्रेट राहिलं पाहिजे असं म्हणणाऱ्या रावसाहेबांनी आम्हाला डिस्टर्ब करणाऱ्यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमक्या देताना ते सिक्रेट निम्म्या बेळगावला सांगून टाकलेलं होतं ते तिकडं जायचं ना सिक्रेट आहे त्यांचा स्टोरी लिहित हे सिक्रेट अर्ध्या दिवसात त्यांना म्हणजे अगदी चैन नसायची आम्ही पाच सात तास गोष्टींचं काम करून संध्याकाळी अड्ड्यात येऊन बसत होतो लगेच तिकडे रावसाहेब शिशे तुमचं ते काय ते हिरायन होते अरुंधती हां ते अरुंधतीचं हसबंड मेलं बघा रथाखाली फार वाईट झालं छाय पाप हो असं म्हणते आमचंच सांत्वन करत होतो परिकथा वाचणाऱ्या पोरांचं कसं होतं ना की जसा खरा कावळा देखील चेटकीच्या शापाने कावळा झालेला राजपुत्र आहे असं तिला वाटायला लागतं की नाही तशी त्यांची अवस्था असायची त्या चित्रपटांची मी पद लिहित होतो रावसाहेब दर पाच मिनटांनी झालं काय रे पद असं म्हणत जायचे मी काय मी उगे ते देवाला सेवा प्रीतीला भीती वगैरे ते जोडण्याच्या कार्यक्रमात होतो रावसाहेब केव्हा येऊन उभे राहिले कळलंच नाही ह्याला काय होय एवढंच पद लिहायचं तर किती टाईम हो रावसाहेब भानगडी असतात त्याच्यात हे बघा आता उजळली प्राची प्राचीचं यमक जुळवायचं आहे मग मी त्यांना यमक म्हणजे काय जुळवायचं म्हणजे सगळ्या भानगडी समजावून सांगितल्या असं होय तर ते प्राचीला जोडी हुडकून काढायचं म्हणजे पिढाच की हो ते रावसाहेब गेले तेवढ्यात काय नाही माझी एक दोन पदही लिहून झाली होती दुपारी घामा घुम होऊन रावसाहेब एकदम खोलीत पियल एक थोडं गच्ची बसतंय का बघा हो गच्ची तर हो ते मगाशी ते प्राचीला काय ते शिंदेळीचं म्हणा ते हुडकत नव्हतं काय तुम्ही गच्चीची येत नाही काय शेवटी ते रावसाहेब आम्हाला यमकाच्या संकटातून सुटका करायला आली होती आमची आमच्या त्या पदात गच्ची बसत नाही म्हटलं त्यांना विलक्षण दुःख झालं एका दिवशी असा काहीतरी भाबडा प्रश्न विचारायचे की त्यांच्या त्या कठोर चेहऱ्याच्या ठिकाणी आई लहान पोराची निरागसता दिसायची पी एल त्याला तुम्ही एवढं एम ए आमचा एक सिंपल प्रश्न सांगा की हो बोला हे माणूस हे असं खादी गिदी घालून फुडारी कशाला होते हो? कशाला होते हे कुठे सतार नाही नाटक बघणं नाही गाणं नाही उगीच लांडीचं गळ्यात हाड घालून घे आणि हिंड एक लग्न म्हणून करायचं नाही नाही तर नाही एक चांगली बाई म्हणून ठेवायचं नाही हे असलं कशासाठी करतं होय सगळं आणि मग हवेतल्या हवेत तो पुढारी उभा सगळे अरे जरा दोस्त गिस्त घेऊन बस की रे भाड्या उगीच ते मायक्रोफोनच्या बोंडक्यात जीप घालून बडा बडा बडा बडा करतात चिंच झोप केले का निवांत वर करून सांगा की कशाला हे पुढारी आता काय सांगा कपाळ साहेब हो एम ए व्हायचं तर काय तर कॉलेजात शिकावं लागतं हो बुक वाचा परीक्षा द्या पिढाच की होती सगळी आता कुठे गवई व्हायचं तर तंबूर घेऊन गळा घाशीत बसावं लागतं हो तर फुडारी व्हायचं तर कर काय करतात काय हे काय झालं की होतं हे फुडारी तर अशा म्हणजे प्रश्नाचं उत्तर मलाही अजून सापडलेलं नाही या माणसाची मी अनेक तऱ्हेची रूपं पाहिली आता एखादा माणूस सर्वस्वी कसा आहे हे कुठे सांगावं रावसाहेब मला जसे दिसले तसेच सगळ्यांना वाटले असतील असा आग्रह मी तरी का धरावा त्यांच्या हातून काही चुरगाळलं गेलं नसेलच असंही नाही खुद्द बेळगावात तरी काय त्यांना सगळेच मित्र होते असं थोडंच आहे अजात शत्रुत्वाला एक प्रकारची चतुराई लागते ती इथे तर मुळीच नव्हती पण एक निश्चित ह्या माणसामध्ये क्षुद्रता नव्हती हेकटपणा होता हट्ट होता दुराग्रहही असेल तारुण्यामध्ये बेलगाम असणंही काही अशक्य नव्हतं पण जे गुणदोष होते ते त्या त्या प्रसंगी लख दिसले असतील लपवण्याची क्रिया त्यांना जमली नाही पाप पुण्याचं त्यांचं कोष्टक वेगळंच असे असंच एकदा आम्ही रात्री त्यांच्या त्या रीजमधल्या खोलीमध्ये असे गात बीत असे बसलो होतो रावसाहेब काही मूडमध्ये नव्हते त्यांचं लक्षच मैफिलीत नव्हतं तिथे आम्ही जमून अर्धा तास झाला तरी ते काही मैफिलीमध्ये शरीक झालेले नव्हते कारण एकदा मग ते आमची मैफिल बसली की अंगातला कोट शर्ट वगैरे काढून बनियन वजा ते पातळ असे एक मलमली पैरण असायची ती घालून बसायची अजून शर्ट कोट वगैरे अंगातच होता वालावल करायला हे एक थोडं शरणागत वाजूक रे चांगलं असली काही फरमायशी गेली नव्हती काही वेळाने त्यांनी नोकराला हाक मारली आमिर आमिर आला मग दुसऱ्या कोणातरी पाठवून दे म्हणून सांगितलं आणि थोड्याच वेळात दुसरा एक नोकर असा थरथरत येऊन हजर झाला रावसाहेब उठले आणि त्याला न भूतो न भविष्यती अशा शिव्या दिल्या आणि यथेच्छ बोलून झाल्यानंतर आपल्या खिशातल्या पाकिटातून पैसे काढले त्याच्या हातावर ठेवले आणि म्हणाले जा भोसडीच्या उद्या सकाळी भर ह्या ऑफिसात त्या माणसाने रावसाहेबांचे एकदम पाय धरले आणि अहो चांगला मध्यम वयाचा तो ग्रहस्थ लहान पोरासारखा आवाज काढून रडला आणि अक्षरशः आसवानी त्याने रावसाहेबांची पावलं अशी भिजवून काढली जा जा रे आता जाते बायको आलं की नाही हॉस्पिटलातून का तिकडंच आहे मी आणली घरी का घाल नेऊन त्याला तिकडं डॉक्टरला सांगून आलो मी ह्या इस्माने त्यांच्याच कचेरीतले पैसे खाल्ले होते पोलिसात जायची पाळी आली होती दरिद्र हो दरिद्र शेण खायला होते बघा माणसाला हो अठरा वर्ष काम करते आमच्याकडे बायकोचं हेल्थ बोंबल काय टीबी गिबी झालं असणार आता सिनेमाचा गल्ला येतो फुड्यात कसा आवरायचो हो, मन गेला की हा आता बघा आठ पोरांचं बाप हे ह्याला काही तुरुंगात घालायचं तेवढ्यात कोण म्हणा हो हो खरं हो खरं आहे रावसाहेब पण खरं म्हणजे तुमच्याकडे त्यांनी मागायचे सरळ तुम्ही तरी शाणेच की हो वा वा अरे माझ अडचण आहे रे दे थोडं पैसे म्हणून मागितलं तर कोण देतो काय हो माझी बायको नाही रे सुख मला देत एक पोरगी देता काय थोडं तुमचं असं म्हणतात देतात का कोण आहे त्याला बोगार वेशीचाच रस्ता धरावा लागतोय अरे घरात चांगले एक थोडं भरपूर सुख असलं तर माणूस रांडेकडे कशाला जाईल हो काहीतरी बोलू नका बघा असला हा साधा वेदांत घेऊन हा माणूस जगला कोणी त्यांना शहाणं म्हटलं कोणी खुळं म्हटलं कोणी सज्जन म्हणाले कोणी व्यसनी म्हणाले कुणाच्या हिशेबी तर दुष्टही असतील सगळ्यांच्या शिव्या ओव्या मुक्तपणाने झेलीत आणि दांडगेपणाने परत टोलवीत जाणारा माणूस आत मात्र कुठेतरी खिन्न होता एकटेच असले की त्यांना विलक्षण उदासीनता यायची आपल्या त्या जिमीला घेऊन थिएटरजवळच्या अंगणात खुर्ची टाकून एकटेच बसलेले असायचे आणि नातवंडाला खेळवावं तसं ते त्याला खेळवायचे त्यांना खरोखरीचं नातवंड होतं पण ते असून ह्यांच्या मांडीवर खेळू नये असा काहीतरी उलटा फासा पडला होता तहानेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा अगदी लाडकाच खेळ आहे रावसाहेबांच्या संसाराच्या सारीपटावर काही दानं उलट पडली होती त्याला कोण काय करणार पण हे एकटे पण त्यांना सोसत नसे मग रात्री अपरात्री गाडी काढून ठळकवाडीला आमच्या घरी यायचे येताना गाडीत पेटीवाले वालालकर एखादा उमेदवार तबलजी सगळ्यांना भरून आणायचे चला रे जरा गात बसा की हो चायला गेल्या मी बघा मी काय शिंच पाप केलं होतं एक वाद्य वाजवतं येत असेल तर हराम बघा अहो हे देव म्हणजे सुद्धा कसला हराम खोर किंवा हे ज्याला नको त्याच्यात नेऊन घालते बघा सगळं आणि मग रात्रभर आपले हे चालू असायचं आमचं दिवस कसे गेले ते कळलंच नाही आणि एके दिवशी बेळगावातला आमचा शेर संपला कुणाचं उष्ट कुठल्या गावी किती सांडावं याचा काही संकेत असावा कॉलेजातल्या चालक वर्गाचे आणि आम्हा प्राध्यापकांचे मतभेद झाले आम्हा सात आठ जणांना कॉलेजच्या मालकाने हाकलून दिल्याचं नोटीस आल्या बेळगावचा निरोप घेऊन पोटापाण्याच्या उद्योगाची दुसरी सोय बघायला आम्ही निघालो ज्या गावात मला आतुनात प्रेम मिळालं ते गाव सोडून निघावं लागलं बेळगावच्या फलाटावर निरोप द्यायला आलेल्या स्नेहसोबत्यांची खूप दाटी जमलेली होती त्या स्टेशनात पुण्याला जाणारा पहिल्या वर्गाचा एक डबा जोडला जातो तो यार्डातच होता विष्णू केशकामताने तिथे परस्पर सामान नेऊन टाकलं बंगलोर मेल आली डबा जोडल्यावर उघडून आत गेलो तर रावसाहेबांनी आम्हाला नकळत आमचा सगळा कंपार्टमेंट आतून फुलाने शृंगारलेला होता मी आणि माझ्या पत्नीने आत्तापर्यंत अश्रूंचा बांध आवरला होता तो फुटला ही सारी मंडळी कोण होती आमची एका कॉलेजात मी एक साधा लेक्चरर टडा गाणं वाजवण्यातला सिनेमा नाटकात रमलेला इथे सखे निसोबती कुणी इथे कुणी तिथे असं करत रंगणारा फलाटावर रक्ताच्या नात्याचं कोणही नव्हतं विद्यार्थी स्नेही सोबती अड्ड्यातले दोस्त वयाने मानानी ऐश्वर्याने खूप वडील लोक त्यांनी त्या कौतुकाने आम्हाला अगदी गुदमरून टाकलं आणि गाडी हलता हलता रावसाहेब लहान मुलासारखे रडत ओरडले कशाला आला होता रे बेळगावात वर्ष निघून गेलं पुण्यातच आमचं बिराड होतं ज्या दिवशी आम्ही बेळगाव सोडलं तीस तारीख शनिवार होता रात्री जेवायला बसलो होतो पत्नीने आठवण करून दिली बरोबर वर्षापूर्वी ह्याच दिवशी आपण बेळगाव सोडलं होतं दारावरची घंटा वाजली तार आली मुधोळकरांनी तारेत लिहिलं होतं रावसाहेब वारले उद्या सकाळी प्रेतयात्रा आहे लगेच निघा रावसाहेब गेल्याला आता सव्वीस एक वर्ष होत आली रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झणकारतं पर्युत्सुक करणारा एक जुना स्नेहगंध दरवळायला लागतो त्यांच्या त्या लेडी सितारेसची आठवण येते हसूही येतं रडूही येतं देवानी आमची लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या या मोलाच्या देणग्या न मागता दिल्या होत्या न सांगता परत नेल्या